भोग घरात नवता खाया न अंगे घडोता कच घरात नवता खाया न अंगे घडोता कदा पठाण दारात होता दिवस जीवात नवता उरला ग माझ्या कुंकवाला गेला आला संसार दुखान भरला ग माझ्या संसारात गेला आला धनी धुंदेत होता बुडाला इथे घरात नव्हता जिवाळा होता संसार उजाड झाला घराचा रात काळोख भरला ग माझ्या कुंकवाला तजेला आला पुन्हा संसार दुखान भरला ग माझ्या कुंकवाला तजेला आला देव परंतु नवताला पावला हिंबदादोचा गावात नुरला देव पदर तो नवसाला पावला हिंबदारोचा गावात नुरला धनी मला गमाता मिळाला कर्जमधून गळा हातुटला ग माझ्या कुंकवाला तजेला आला ना संसार सुखान भरला ग माझ्या कुंभाला सजेला आला जमीन थोडी उभी दारात खिलारी जोडी उठ्या कानात घरात माडी नव्या आशेन संसार नटला ग माझ्या कुंभाला सजेला आ